श्रीराम समर्थ पंचिका नववी अद्वैत सिद्धी विवेचन श्रीराम समर्थ पंचिका नववी समास पहिला निर्भयत्व साम्राज्य मोहार्ण म्हणजे मोहरूपी सागर हा मोठा सागर असून त्यावर साधनांचा मोठा सेतू बांधला शमदमादी वानरांबरोबर रघुवीर पैलतीरावर पोचला त्यांनी काम क्रोध इत्यादी सगळ्या राक्षसांचे निर्दालन केले तेव्हा शांतिरूप सीता आत्मारूप रामाला प्राप्त झाली मग ती दोघे स्वानुभव रूपी विमानात बसली नंतर भावार्थरूपी भरताला भेटली व नंतर त्याने संदेहरहित होऊन अयोध्येचे राज्य केले साधन चतुष्टय हीच चतुरंग सेना होय तिच्या साह्याने अज्ञानरूपी शत्रूचा पराभव करून आत्माराम विजयी झाले त्यामुळे त्याला स्वात्मज्ञानरूपी लाभ झाला त्याला साम्राज्यपदाची प्राप्ती झाली मग चांगला मुहूर्त पाहून संत मुनिजनांनी त्याला स्वानंद साम्राज्यपदावर अभिषेक केला विवेक इत्यादी महाशूर असे सर्व योद्धे विजयी झाले तेही अहंकाररहित होऊन ब्रह्मानंद पदावर शोभू लागले मग त्यांनी स्वानुभवाचे अपार भांडार योग्यता पाहून वाटून टाकले जसा ज्याचा अधिकार होता तसे त्याला तृप्त होईपर्यंत त्यांनी निजधन वाटले त्यांचे वर्ग आले याचक आले त्यांना त्यांनी साधनरूप द्रव्य वाटले कोणाला ज्ञान देऊन तृप्त केले कोणास उपासना सांगून तृप्त केले कोणास शास्त्रविहित अनुष्ठान सांगितले अशा रीतीने ज्याचा जसा अधिकार होता त्याप्रमाणे त्याला ते ते देऊन त्यांनी तृप्त केले द्वितीयापासून भय निर्माण होते असे म्हणतात पण येथे द्वैताची प्रेते झाली आहेत जनक राजाला जशी निर्भयता प्राप्त झाली होती त्याची निर्भयता श्रुतीसिद्ध म्हणजे वेदांनी सांगितल्याप्रमाणे होती द्वैतरहित अशा ऐक्यामध्ये तो समरस अह अहंकारही त्याने स्वतःच्या बंदीखान्यात घातला होता आता भय कोणाचे राहिले आणि कोणाला होईल अद्वैताच्या अनुभवात द्वैताचे नावही शिल्लक राहत नाही ते ऐकल्यानंतर श्रोता वक्त्याला म्हणतो द्वैताची गोष्टही ऐकू येत नाही हे बोलणे विश्वसनीय वाटत नाही कामक्रोधादी गेले विवेकादींनी त्यांचा नायनाट केला हे खरे असले तरी ज्ञात्याच्या ठिकाणी ते वेगळेपणाने दिसतातच की मग त्यांचा नायनाट झाला असे कसे म्हणावे द्वैतही दिसत नाही म्हणतात ते कसे मग ज्ञाता निर्भय झाला असे आपण म्हणता ते कोणत्या प्रकाराने यावर वक्ता म्हणतो आता लक्ष देऊ नये का ज्ञात्याच्या ठिकाणी ज्ञानानंतरही द्वैत दिसते पण ते सत्यत्वाने दिसत नाही जाणता आणि नेणता या दोघांनाही मृगजळ सारखेच दिसते पण ते खोटे आहे हे जाणत्याला कळते पण नेणते हरिण मात्र ते सत्य आहे असे मानून कष्टी होतो मृगजळ नसताना देखील अज्ञानाने ते सत्य मानले पण ज्ञानाने त्याचे खरे स्वरूप जाणल्यामुळे ते लयास गेले तेव्हा मिथ्यात्वाने ते दिसले तरी भीती कशाची त्याप्रमाणे काम क्रोध इत्यादी सगळे प्रेतरूप झाले असताना आता कशाचा धाक मनात धरायचा जोपर्यंत त्यांच्या पाठीशी अज्ञान होते तोपर्यंत त्यांना सामर्थ्य होते पण विवेक इत्यादींनी त्यांना लगेच जर्जर केले ज्ञानाने जोरदार हल्ला करून अज्ञानरूप शत्रूला जीवानिशी मारले अहंकाररूप प्रधानाला पकडून बंदिस्त केले त्यामुळे काम इत्यादी सहजच निर्बळ झाले मग विवेक वैराग्य यांनी बळ धरले आणि त्यांनी काम क्रोध यांचा वध केला त्यांची शिरे आणि धडे रणभूमीवर पडली हे साम्राज्य वैभव भाट सतत गात आले आहे त्या कामक्रोधांची प्रेते पाहून ते आनंदाने जय जयकार करतात तू म्हणशील की प्रेतादी जेव्हा प्रत्यक्ष दिसतात तेव्हा सत आणि चित ही लक्षणे घेऊन व्यर्थ असून सुद्धा उगाच मीपणा घेऊन स्फुरण पावत असतात मनात निर्भयता नसते अरे मग ते जिवंत असताना त्यावेळी त्यांच्यासमोर उभे राहायलाही कोणी तयार नव्हते ना आता तर ते प्रेत झाले आहेत ते मेल्यानंतर कसे लढतील या विचाराने तरी निर्भयता झाली असे म्हणता येईल की नाही ही निर्भयता ब्रह्मानंदामध्ये असते मांजरे जिवंत असताना उंदीर मांजरासमोर यायला घाबरत होते आता मांजरांना मारून टाकल्यानंतर ते मांजरे कसे मारू शकतील पाशुपतास्त्रासमोर जो जिवंत राहिला तो पाण्याच्या फेसाने मरण पावला ही वृत्रासुराची गोष्ट लहानपणातच खरी वाटत होती मोठेपणी ती खरी मानली जात नाही अशा प्रकारे परिपूर्ण निर्भयत्व प्राप्त करून निर्वैर अवीट आणि अचल असे चक्रवर्ती साम्राज्य आत्माराम भोगत राहतो इति श्रीमत आगमसारे उपनिषद तात्पर्यानुसारे निर्भयत्व साम्राज्यद्वारे समासा श्रीराम समर्थ